ब्रजनाथ वेदांमध्ये कृष्णलीलेचा सर्वत्र स्पष्ट उल्लेख का नाही आहे बाबाजी वेदांमध्ये यत्र तत्र सर्वत्र श्री कृष्णलीलेचे वर्णन आहे हे वर्णन कुठे कुठे मुख्य वृत्तीचे अवलंबन करून केले गेले आहे तर कुठे कुठे गौण वृत्तीचे अवलंबन करून शब्दांची दोन प्रकारची वृत्ती आहे ज्यांच्यात शब्दात अर्थ निर्णय होतो आहे अभिधा वृत्ती आणि लक्षणा वृत्ती त्यांना यांना मुख्य वृत्ती आणि गौणवृत्ती पण म्हणतात अभिधा वृत्तीचे अवलंबन करून शामच्छ बलम प्रपद्ये इत्यादी मंत्रामध्ये आणि छांदोक्योपनिषिदाच्या अंतिम भागात रसाची नित्यता आणि मुक्तजीवांच्या आपापल्या रसाच्या अनुसार कृष्णसेवेचे वर्णन केले गेले आहे शब्दांची लक्षणावृत्तीच गौणवृत्ती आहे याज्ञवल्लक्य गार्गी आणि मैत्री ही संवादात प्रारंभात लक्षणावृत्तीद्वारा कृष्णलीलेचे वर्णन आहे आणि शेवटी मुख्य वृत्तीद्वारा अर्थात अभिधावृत्तीद्वारा कृष्णाची श्रेष्ठता स्थापित के, केली गेली आहे वेदांमध्ये कुठे कुठे अन्यन्वय अन्यवय पद्धतीद्वारा भगवंताच्या नित्यलीलेचा निलेला नित्यलीलेला लक्ष केले गेले आहे आणि अनेक स्थानांवर व्यतिरिक्त पद्धतीचे अवलंबन करून ब्रह्म आणि परमात्माच्या परमात्माच्या महिमेचे वर्णन केले गेले आहे वस्तुत कृष्ण श्रीकृष्णाचे वर्णन करणेच वेदांची प्रतिज्ञा आहे ब्रजनाथ बाबाजी महाशय भगवानच परमतत्व आहे यात शंका नाही परंतु ब्रह्मा शिव इंद्र सूर्य गणेश आदी देवतांची वास्तविक स्थिती काय आहे सांगण्याची कृपा करा काही ब्राह्मण लोक महादेवासच सर्वश्रेष्ठ ब्रह्मतत्व मानून त्यांची उपासना करतात आम्ही अशाच ब्राह्मण कुलात जन्म घेतला आहे जन्मापासून आतापर्यंत अशाच गोष्टी सांगत आणि ऐकत आलो आहे मी याचे यथार्थ तत्व जाणू इच्छितो बाबाजी साधारण जीव उपास्य देवदेवी आणि भगवंताच्या गुणांना मी तुम्हाला वेगवेगळे करून सांगू इच्छितो या गुणांच्या तारतम्यानुसार तुम्ही सहजच सर्वश्रेष्ठ उपास्य तत्वास जाणू शकता अयं नेता सुरम्यागः हो, सर्वस्य लक्षणान्वितः हो. रुचिरस्ते युक्तो बलियान् वयसा अन्वितः हो. विविधाद्भुत भाषावित सत्यवाक्यः प्रियं वदः बाहुदुकः सुपण्डित्यो बुद्धिमान् प्रतिभा अन्वितः विदग्धश्वतुरो दक्षः कृतज्ञः सुदृढव्रतः देशकालसुपात्रज्ञः शास्त्रचक्षुषः उर्वशी स्थिरोदान्तः क्षमाशीलो गम्भीरो धृतमानसमः वदान्यधर्मिक करुण, मान्यमान मान्यमानकृतः दक्षिणो विनयी हि मान शरणागत पालक सुखी भक्त प्रेम प्रेमवश्य सर्व शुभंकर प्रतापी कीर्तिमान रक्तलोक साधु समाशय नारी गण मनोहारी सर्वाराध्य सर्वाराध्य समृद्धिमान वरियानीश्वर श्वेती गुणास्त स्यानुकृती कीर्तिता कीर्तिताः समुद्रा एव पश्चाशद हरे रमी जीवेश्वेते वसंतो अपि बिंदू तया क्वचित परिपूर्णतया भांती त्रतैव पुरुषोत्तम पुरुषोत्तमे अथ पञ्चगुणाय सुरक्षिणा गिरिशादिषु सदा स्वरूप समप्राप्तः सर्वज्ञो नित्यनूतनः सच्चिदानन्द सानद्रागः सर्वसिद्धिनिषेवितः अथोच्यन्ते गुणाः पचये लक्ष्मीशादिवर्तिनः अविचिन्त्य महाशक्तिः कोटिब्रह्माण्डविग्रह अवतारवली बीजं हतरिगतिदायकः आत्मा मी कृष्णेत किलाद्भुताः सर्वाद्भुतं चमत्कारलीला कल्लोलवारिधिः अतुल्य मधुर प्रेम मंडित प्रिया मंडल त्रिजगन्मानसा कर्षी मुरली कलकुजेती पूजितेह समानोर्धरूपश्रीः लीला लीला प्रेमना प्रियधिक्य माधुर्यः वेणुरूपयोः इत्य साधारण प्रोक्तं गोविंदस्य चतुष्टयम् हे चौसष्ट गुण सच्चिदानंद श्रीकृष्णात पूर्ण मात्रेत शुद्ध चितभावात नित्य प्रकाशित आहेत शेषोक्त चार गुण श्रीकृष्ण रूपात सोडून त्यांच्या कोणत्याही इतर विलास मूर्ती कोणत्याही इतर विलास मूर्तीमध्ये पण नसतात या चार गुणांना सोडून उरलेले साठ गुण पूर्ण मात्रेत आणि पूर्णचित रूपात चितगण विग्रह युक्त नारायणात शोभा प्राप्त करतात शेषोक्त नऊ गुणांना सोडून बाकी पंचावन्न गुण आंशिक रूपात ब्रह्मा आणि शिव आदी देवतांमध्ये आढळतात पहिले पन्नास गुण समस्त जीवात बिंदू रूपात असतात शिव ब्रह्मा सूर्य गणेश आणि इंद्र हे देवतागण भगवंताच्या अंशिक गुणांनी युक्त असतात आणि संसार रूप व्यापाराला चालवण्याकरिता अधिकार प्राप्त भगवत विभूती रूप एक प्रकारचा अवतार विशेष आहेत या सर्व देवता स्वरूपत भगवंताचे दास आहेत त्यांच्या कृपेने अनेकांनी भक्ती प्राप्त केली आहे जीवांच्या अधिकार भेदाने या देवता पण जीवांच्या उपास्य कोटीत येतात भगवत भक्तीच्या स्वरूप यांची पूजा करणे विधीच्या अंतर्गत आहे त्यांनी कृपा करून अन्यन्य कृष्ण भक्ती दान केल्यावर ते जीवांच्या गुरुरूपात नित्यपूजित होतात देव देव महादेव भगवत भक्तीत इतके पूर्ण आहेत की ते भगवत तत्वापासून अभेद असल्यासारखे प्रतीत होतात हेच कारण आहे की मायावादी महादेवास चरम ब्रह्मतत्व मानून त्यांची आराधना करतात तेरावा अध्याय समाप्त